श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सहासष्टावा श्री वाल्मिकी म्हणाले वसिष्ठ मुनी व विश्वामित्रादी मुनी यासह आकाशचारी सिद्धांचे ओघ आपापल्या स्थानी बसले त्यानंतर राजे व इतर श्रेष्ठजन बसले राम लक्ष्मणादी राजपुत्र बसले वारा शांत झाला असता कमलिनी जशी शोभते तशी ती सौम्य व निश्चल बसलेली सभा शोभू लागली नंतर रामाच्या प्रश्नाची अपेक्षा न करताच मुनीश्वर वसिष्ठ बोलू लागले दयाळू साधू हे लोकांची इच्छा नसली तरी आपणहून जाणीवपूर्वक बोध करतात श्री वसिष्ठ म्हणाले हे राजन हे रघुकुल कालाशातील चंद्रा रघुनंदना मी काल रात्री ज्ञानदृष्टीने तो भिक्षू चिरकाल शोध करून शेवटी पाहिला त्या तसल्या भिक्षूला पाहण्यासाठी ध्यानाने फार वेळ सात द्वीपात कुलपर्वतात व बाकीच्या भरुपृष्ठावरही हिंडलो पण मला तो तसला साधू कोठेच मिळेना कारण मनोराज्य बाहेर तसेच दिसणार कसे त्यानंतर पहाटेस एक तृतीयांश रात्र राहिली असता मी पुनरपी आपल्या बुद्धीने समुद्रकाठचा वारा समुद्रास जसा जातो त्याप्रमाणे उत्तर दिशेतील देशांचे पर्यालोचन केले त्या दिशेत वल्मिक या नावाचा मोठा देश आहे त्यात विहार म्हणून एक अनेक जनांचा आश्रयभूत प्रदेश आहे त्यातील स्वतःच्या कुटीत ज्याचे केस पिंगट आहेत असा दीर्घदृश या नावाचा भिक्षू समाधी लावून बसलेला मला आढळला अशा स्थितीत तो एकवीस रात्री बसला होता त्याच्या घराला आतून घट्ट आडना लावलेला असून त्याच्या ध्यानाचा भंग होईल या भीतीने त्या भिक्षूचे प्रिय भृत्यही घरात शिरत नव्हते त्या भिक्षूच्या विदेह कैवल्याचाही शेवटचा साक्षात्कारा प्राप्त होण्याचा आजचाच दिवस नियत होता कारण त्याच्या आयुष्याचे नियमन करणाऱ्या विधा त्याची तशीच योजना ठरलेली होती ध्याननिष्ठ होऊन राहिलेल्या त्याच्या एकवीस रात्री गेल्या कोणा एका प्राचीन कल्पामध्ये मागे असा एक भिक्षू झाला तो चित्ताने सहस्रावधी वर्षे स्थिर झाला होता आता या कल्पात हा आज मी पाहिला पण असला तिसरा भिक्षू दिसेल म्हणून जगत कमलात भ्रमराप्रमाणे भ्रमण करणाऱ्या मी आपल्या चतुर्चित्ताने पुष्कळ शोध केला पण या सर्गात तसला तिसरा भिक्षू मला मिळाला नाही म्हणून मी लिलेने दुसरे सर्ग पाहिले तेव्हा त्या चिदाकाश कोशात असलेला तसरा तिसरा भिक्षूही मला दिसला म्हणजे त्या ब्रह्मांडातील ब्रह्मदेवाने निर्माण केलेला भिक्षू ही आहे या भुवन क्रमासारखाच इतर भुवनांचा क्रम आहे तात्पर्य त्याच त्याच आकाराने अनेक पदार्थ या सृष्टी संततीत असंख्य आहेत ते पूर्वीही होते व पुढेही होतील या सभेतही जे मुनी व ब्राह्मण आहेत तसेच दुसऱ्या दुसऱ्या ब्रह्मांडातही अनेक मुनी व ब्राह्मण संभवतात यांच्या आचारा आचारासारखाच त्यांचा आचार व त्यांच्या आकारासारखाच त्यांचा आकारही असणे शक्य आहे हा नारद असाच पुन्हा दुसरा होईल याच्यासारखेच ज्याचे ज्ञान व कर्म आहे असे दुसरे अनेक जीव संभवतात ते असेच होतील हेही शक्य आहे व्यास शुक शौनक क्रतु अगस्त्य पुलह भृगु अंगिरस <coughs> इत्यादी मुनी अशाच जन्माधिकांच्या योगाने होतील तेच ते किंवा दुसरे दुसरे अशा आकाराचे अशाच क्रिया करणारे व असेच ज्ञानी दीर्घ दीर्घ कालाने होतील कारण ही ईश्वराची माया सर्वत्र पसरलेली आहे त्यामुळे तेच ते किंवा दुसरे दुसरे तशाच आचाराचे तसाच जन्म घेऊन उत्पन्न होतात पाण्यात त्याच त्या लाटा जशा पुनः उत्पन्न होतात त्याप्रमाणे सृष्टीत तेच तेच आकार पुनः पुन्हा विवर्त पावतात यातील कित्येक अत्यंत सदृश्य असतात कित्येक अर्धसदृश्य असतात कित्येक किंचित सदृश असतात कित्येक अगदी निराळ्या आकाराचे असतात याप्रमाणे अतिविस्तृत मोहिनी मोठमोठ्यानाही पडते एका क्षणात म्हणजे अत्यंत सूक्ष्म कालात मनाची चेष्टाही संभवत नाही मग स्थूल शरीराधिकांची चेष्टा तर दूरच राहिली अर्थात ही सर्व भ्रांतीच विकास पावत आहे हे निष्पापा एकवीस रात्री कोठे व अनंत आकृती कोठे आणि त्याचा अनुभव कोठे खरोखर मनोगती अतिशय भयंकर आहे प्रातकाळी जलात कमल जसे विकास पावते तसे हे सर्व प्रतिभास मात्र विकास पावले आहे कमलावरील भ्रमरांच्या कलहाप्रमाणे व जलाच्या कल्लोळाप्रमाणे या जगात प्राण्यांचे कलह व कल्लोळ सुरू आहे शुद्ध चिन्मयापासूनच हे मत सर्व संसार जाल अग्नीच्या कणापासून इंधनाचे सहाय्य होताच जशी ज्वाला निघते त्याप्रमाणे उद्भवले आहे तात्पर्य भिक्षूच्या मनात जसा तसाच प्रत्येक जीवाच्या मनात हा जगतरूप प्रतिभासखंड उदय पावला आहे व त्या त्या जीवखंडातही दुसरा विचित्र सर्गखंड उदय पावला आहे यास्तव मायादृष्टीने त्याविषयी अनास्थाच करणे योग्य आहे पण ते प्राथमिक खंड व त्यांच्या आतील दुसरे जगतखंड आपापल्या व्यवहाराच्या दृष्टीने मिथ्या नाहीत तर ते सत्यच आहेत कारण ते या चिदेकरस सर्वात्म्यामध्ये तादात्म्याने स्फुरण पावतात त्यामुळे जगत जगतभावाचा त्याग केला असता काही सत्य राहत नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षट्षष्टीतम सर्ग श्रीराम